ꯇꯥꯎ ꯇꯥꯎ ꯇꯥꯎ ꯂꯥꯛꯂꯕꯅꯤ ꯏ ꯄꯥꯠꯁꯂꯥ ꯃꯐꯝ ꯃꯇꯝ ꯂꯩꯇꯕ ꯑꯥꯏ ꯁꯤ ꯇꯤꯒꯤ ꯃꯇꯦꯡꯅ ꯇꯝꯅꯤꯡꯕ ꯃꯇꯝꯗ ꯑꯌꯨꯛ ꯅꯨꯡꯊꯤꯜ ꯅꯨꯃꯤꯗꯥꯡ ꯄ꯭ꯔꯤꯊꯤꯕꯤꯒꯤ ꯃꯐꯝ ꯄꯨꯝꯅꯃꯛꯇꯒꯤ ꯇꯝꯕ ꯌꯥꯔꯦ ꯕꯟ ꯁ꯭ꯇ꯭ꯔꯥꯏꯛ ꯑꯃꯁꯨꯡ ꯁ꯭ꯀꯨꯜ ꯊꯤꯡꯕꯒꯤ ꯆꯩꯊꯦꯡ ꯂꯩꯇ꯭ꯔꯕ ꯂꯥꯏꯔꯤꯛ ꯂꯥꯏꯌꯦꯛ ꯄꯨꯝꯅꯃꯛ ꯌꯥꯎꯔꯕ ꯏ ꯄꯥꯠꯁꯂꯥ ꯅꯨꯡꯉꯥꯏꯅ ꯑꯀꯤꯕ ꯄꯣꯛꯇꯅ ꯇꯝꯕ ꯌꯥꯔꯕ ꯏ ꯄꯥꯠꯁꯂꯥ ꯏ ꯄꯥꯠꯁꯂꯥ ꯏ ꯄꯥꯠꯁꯂꯥ